करत निराळच वाटतं की हे काही आपला गणवेश नाही आम्ही आपले तिथे याच तीन कपड्यामध्ये गेलेले आचार्य यात्रे म्हणतात तुम्हाला यांचा परिचय करून देऊ म्हणून साहेब मराठा निघाल्यापासून मी वाचतो त्याच्यामुळे हे कोण आहेत ते मला माहीत आहे पण मी कोण आहे ते यांना माहीत असण्याचं काही कारण नाही आमच्या दोघांचे व्यवसाय फार निराळे आहेत हे तुम्ही कोणीतरी हरदास कीर्तनकार पौराणिक प्रवचनकार असा पण हा हे गणवेश त्याचा साक्षच आहे याला काही ज्योतिष थोडंच मांडावं लागतं कुंडली आमच्याशिवाय असे कपडे कोण घालणार हो म्हणजे ते सगळं बरोबर आहे पण माझा धर्मावर बिलकुल विश्वास नाही आपल्याकडून हीच अपेक्षा होती ही अपेक्षा आमची तुमच्याकडून दुसरी अपेक्षा काही नव्हती पण निदान आचार यात्र्यासारख्या एका मुलख मैदान तोफे समोर तरी माणसानं सांभाळून बोलाव त्याच्यामुळे आत्र्याची कान टवकारल्या गेले आपोआपच त्यांनी सांगितलं म्हणजे काय त्यांनी विचारलं म्हणजे म्हणजे जाऊ द्या हा विषय आपण बाजूला ठेवू पण आम्ही तुम्हाला काही विचारलं तर चालेल का विचारा ना म्हणलं तुमचं लग्न झालंच आहे हे तर सिद्धच आहे मुलगा असेल मुलगी असेल चांगले मोठे आहेत ग्रॅज्युएट आहेत हा ग्रॅज्युएट आहेत तुमच्या घरावर पोलीसचा पारा आहे नाही एकाच घरात राहतात ना पण आम्ही सगळे एकाच घरात राहतो पण तरी तुम्ही अद्याप आजोबा नाही झाला म्हणजे काय म्हणजे अहो म्हणजे तरुण पोरगी आणि तरुण पोरगा आहे ना घरात एकाच आणि तुमच्या धर्मावर विश्वास नाही मग तुम्ही आजोबा का नाही होत ही मुलगी एखाद्या दुसऱ्या मुलाजवळ एक वर्षभर ठेवून पा आणि या तुमच्या मुलाजवळ एखादी दुसरी कोणाची तरी मुलगी आणून ठेवा तुम्ही पुढच्या वर्षी आजोबा होता की नाही पा मग आता का नाही झाला म्हणे अहो असं कसं होईल ते बहीण भाऊ आहे म्हणजे हे कोण सांगतं तुमच्या धर्मावर भरोसा नाही ना मग बहीण भाऊ कोणी ठरवायचा म्हणजे याला धर्म म्हणतात चार यात्र्याचे शब्द ऐका माझे काही नाही म्हणजे या भुसुडीच्याला असंच उत्तर बरोबर होतं याला तुम्ही कुठलंही सूत्र सांगितलं असतं ते याच्या टाळक्यात कधी गेलं नसतं कारण म्हणजे धर्म पाळतो की नाही <laughs> हो, हो, असं तर पाळावाच लागेल म्हणजे याला धर्म म्हणतात धर्म म्हणजे या तळ्याचा त्या तळ्याला सेंदूर लावला म्हणजे धर्म झाला असं नाही अरे धर्माच्या काही विशिष्ट व्याख्या आहेत आणि त्या व्याख्या सगळ्यांना पाळाव्याच लागतात जेव्हा महाराज जनक ब्राह्मणावर मोठे प्रेम करणारे आहेत ही कल्पना होती तेव्हा तसाही दरिद्री ब्राह्मण शिपायांनी राजवाड्यात सोडून दिला हे वेडे वाकडे अंगाला कंप सुटलेले महाराज आले महाराज जनकाला सांगितलं भूक लागली आहे राजाने सांगितलं जेवायची व्यवस्था करा ताबडतोब आणा एक चांगलं पान मांडलं एका माणसाला पुरेल एवढं अन्न वाढलं यानं सटक्यात खाऊन टाकलं राजा भूक बर आणखीन दहा माणसाचं वाडा ते त्यानं खाल्लं शंभर माणसाचं वाडा तेही खाल्लं हजार माणसाचं राजा म्हणतो काय काय आहे काय चाललंय काय किती वाढलं तरी खातोच आणि पुन्हा भूक म्हणतो आता राजवाड्यातलं अन्न संपायची वेळ आली जितकं शिजलं होतं ते सगळं संपलं <clears throat> राजा म्हणतो आता शिजलेला स्वयंपाक शिल्लक नाही कच्चा आता धान्याचे कोठारच्या कोठार आले आणि यांनी सगळे स्वाहा करून टाकले काय राजवाड्यातलं धान्य संपलं यांनी राजा भूक दबली नाही तू मला जेवण देणार आहे ना तू कबूल केलं ना पोट भरेपर्यंत जेवायला देईन मग तू जेवायला दे बस दुसरी काही गोष्ट नाही राजाने सगळ्या नगरीतलं धान्य जमा केलं आणि याला खाऊ घातलं तरी काही ना राजा चुपचाप बसला हसला ब्राह्मण अरे तू गणेश आहेस ना कुलठीत झाला तुला एका ब्राह्मणाला जीव घालता येत नाही मग कशाचा दरिद्री तू गणेश आणि तो ब्राह्मण गावात भिक्षा मागायला त्यानं सुरुवात केली की मला भूक लागली आहे खाऊ घालता का लोकांनी सांगितलं कुठला वडवानल आला आमच्या घरातलं धान्य राजानं जबरदस्ती नेलं आणि याने एकट्यानंच खाल्लं म्हणे सगळं आता आमच्या घरात धान्याचा दाणा नाही याला द्यायचं का जेव्हा लोक त्याचा अपमान करतात काहीतरी बोलतात चेष्टा करतात तेव्हा हसायचा चालत चालला सगळ्या घरी भिक्षा मागितली सगळी मिथिला नगरी त्यांनी फिरली आणि त्या मिथिला नगरीमध्ये गावाच्या बाहेर एक ब्राह्मण महाराज राहत होते यांच्याकडे ती स्वारी आली तिथे विद्रुमा नावाची त्याची स्त्री आणि ते मास महाशय तिथे राहत होते यांच्याजवळ आल्यानंतर सांगितलं मला भूक लागली मी सगळं ऐकलं माझ्या कानावर बातमी आहे सगळी पण महाराज मी दरिद्र्यांचा राजा आहे माझ्या घरात चिकार दारिद्र्य आहे धातू पात्र विवर्जित असं माझं घर आहे दोन दुर्वा शिल्लक आहेत त्या सुद्धा जास्त नाहीत त्या जर आपणाला लागत असल्या तर मी देऊ शकतो बाकी माझ्या घरात काय आहे द्यायला मी ग्रस्थाश्रमी असल्यामुळं नाही तर म्हणू शकत नाही आणि देण्याची तर माझी ऐकत नाही भगवान म्हणतात तू प्रेमानं दोन दुर्वा दिलं तरी चालेल आणि याच्या नशिबानं दोनही तिथं नाही एकच सापडली दुर्वाही दोन काय झालं कुणाला माहिती पण एकच दुर्वा हातात आली बिचाऱ्याच्या नाही विश्वामध्ये जे अन्न असेल ते या दुर्बेत बसव आणि हा सर्वांना भूक असणारा परमात्मा तृप्त हो असा संकल्प करून तो ब्राह्मण त्याच्या हातावर दुर्वा ठेवतो भगवान म्हणतात भक्तीचं रहस्य तू जाणलं आणि तृप्त झालो एक दुर्वा खाऊन त्याची आणि याचं सगळं गावभर अन्न खाऊन काही नाही तेव्हा त्याला म्हणतात आता तुला देव दुर्लभ संपत्ती मिळव तिथे रत्न कांचन भित्तिश्च असा एक टोलजन महाल तयार झाला अनेक सुवर्ण यष्टी धारक सेवक तयार झाले की सोन्याच्या हातामध्ये दंड आहेत आणि ते सगळे ललकारे मारतायत या महाराजांच्या नावाच्या अशी देवदुर्लभ संपत्ती एका दुर्वेनी मिळाली ही श्रद्धेने समर्पण केलेली वस्तू होती म्हणून काम झालं इथे उन्मादानी समर्पण केलं होतं मला काय कमी आहे मी राजा म्हणून या जनकाचं चरित्र सांगितलं असं इथे जाताना पेटारा भर पेढे न्यायचे असतील तर उगीच छाती काढून चालू नका त्यानं दिलेल्या वैभवातलं मी त्याला अल्पस्वल्प देतो आहे अशी श्रद्धा मनात ठेवून जरा लीन न जा याला लात मार त्याला हे कर का तर यानं आत्ता निवडणुकीत जिंकून आला आणि डालभर पेढे घेऊन चालला डालभर पेढ्यानं तो प्रसन्न होत नाही तो श्रद्धेने प्रसन्न होतो अशी श्रद्धा ठेवून जा एक पेढा दिला तरी चालेल नाही दिला तरी चालेल नुसतंच सांगा त्या माऊलीच्या दुकानात पेढे आहेत काय लागतील ते काय काही न देता सुद्धा तो प्रसन्न होईल परंतु उडीच्या उभी अश्रद्धेनं डालभर जरी ठेवलं तरी काही फायदा होणार नाही म्हणून श्रद्धेने काय आहे ते केलं पाहिजे याकरता ही मुद्दाम कथा सांगितली जेव्हा त्याला तितका फायदा झालेला पाहिला आणि आपण एका माणसाला खाऊ घालू शकत नाही हे नारदानी सांगितलेलंच बरोबर आहे हे पटलेले जनक बेचैन झाले त्यावेळेला त्यांना नवनारायण भेटले पुराणामध्ये राजा ऋषभदेवाला शंभर मुलं झाले या शंभरामधले हे नव ऊर्धर येतच म्हणून प्रसिद्धीला आले आणि त्यानंतर त्यांच्यातले जे अग्रगण्य होते तेच भरत म्हणून प्रसिद्धीला आले या भरतामुळं याला पूर्वी जे देववर्ष अजनाभ वर्ष म्हणत असत ते या भारताचं नाव बदलू त्या भरतामुळे याला भारत म्हणण्याची पद्धत लागली या भरतामुळे याला भारत म्हणतात यानंतर याच वंशामध्ये दुसरे एक महाराज भरत झाले आणि ते भगवान राजा रामचंद्राचे बंधू ते दुसरे भरत या सूर्यवंशाचे आणि तिसरा भरत चंद्रवंशात देवी शकुंतलेच्या पोटी जन्माला आले ते शंतनू त्या महाराजांचे चिरंजीव त्या दुष्यंतांचे आणि ते त्या देवीचे चिरंजीव ते तिसरे भरत असे तीन भरत पोथीत गाजले बाकीचे सगळे भरती हजारो भरत या देशामध्ये आहेत आजही अनेकाच्या घरात भरत नावाचे मुलं असतील ते सगळे भरती आहेत म्हणून जमत्या भरत फक्त हे तीनच बाकी कोणी भरत नाही आणि त्याच्यामधले ते जे उरलेले सगळे त्यातले ज्याला भरत पाहिले श्रेष्ठ आणि बाकीचे त्यातले नऊ हे ऊर्ध रेतस ठरले योगी ठरले यांना नवनारायण म्हणण्याची पद्धत पडली कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन आविर्होत्र द्रुमिल चमस कर्भाजन कालांतराने यांचाच पुढे मच्छिंद्र घोर अक्षय इत्यादी नावाने अवतार झाला आणि नवनाथ त्यांच्याकरता प्रसिद्ध आहे मराठी ग्रंथ साहित्यात जसं गुरुचरित्र लवकर फळ देत असा हा नवनाथ लवकर फळ देतो ज्ञानेश्वरी लवकर फळ देते तुकाराम महाराजाचा गाथा लवकर फळ देतो हरिपाठाचे अभंग सुद्धा लवकर फळ देतात ज्ञानेश्वरी इतकं लवकर फळ हे हरिपाठाच्या अभंगाने मिळतो असे काही लवकर फळ देणाऱ्या ज्या काही गोष्टी जगामध्ये प्रसिद्ध आहेत त्याच्यामध्ये नवनाथाची कथा प्रसिद्ध आहे आणि आज अनेक लोक त्यांचे भक्त आहेत ते यदृच्छेने फिरत फिरत आले आणि महाराज जनकानी त्यांच्याकडून तत्वज्ञान समजावून घेतलं ते म्हणतात राजन मनुष्य मनुष्यच असत भक्त आणि देव यातलं द्वैत पाळलं पाहिजे जरी अद्वैत सिद्धांत जगातला मुख्य सिद्धांत असला तरी उपासना करत असताना हे द्वैत पाळावं काही वेळेला द्वैताशिवाय आनंद मिळत नाही अद्वैताचा आनंद फारच अद्भुत आनंद तो स्वानंद परंतु आनंद सहज भोगायचा असेल तर द्वैताशिवाय आनंद नाही बापाला मुलाकडून आनंद होतो दोन अलग असावे लागतात नाही म्हणजे बापाही तोच मुलगाही तोच अद्वैत असं नसतेच बायकोकडून नवऱ्याला आनंद होतो बायको आणि नवरा अलग असावे लागतात तेव्हा आनंद म्हणजे काही वेळा द्वैताची ही महती आहेत अद्वैताची आहेच आहे त्याच्याबद्दल काही शंका नाहीच तो तो सिद्धांतच आहे परंतु भक्त आणि देव अलग असल्याशिवाय उपासनेची मजा नाही हा स्वतः देव झाला तर उपासना कोणाची करायची म्हणून भक्त अलग असला पाहिजे देव अलग असला पाहिजे आणि त्यावेळेला त्यांचे जे संबंध असतात ते संबंध अतिशय गोड असतात आणि याला ते नवनाथ म्हणतात की राजन ईश्वराशी तू नातं जोड कोणतं भक्ती करायची असेल तर नुसता परमात्मा मालक बसलाय देवळात इतक्यानं नाही भागत तुम्ही त्याच्याबरोबर मुलाचा म्हणा बापाचा म्हणा भावाचा म्हणा नवऱ्याचा म्हणा मित्राचा म्हणा शत्रूचा म्हणा कोणता तरी संबंध जोडा विशेषतः शत्रूच्या नात्याने भगवान लवकर मिळतो पण ती उपासना फार कठीण आहे इतकी सोपी नाही या कंसाधिकांना या शिशुपालाधिकांना रावणाधिकांना आपल्यापेक्षा भगवान लवकर मिळाला काही न करता पण अहो रात्र चिंतन चालत अस वरतून जरी त्यांनी कधीच पूजा केली नाही आणि कधीच माळ जपली नाही तरी त्या कंसानं जितकं कृष्ण कृष्ण केलं इतकं अर्जुनानं सुद्धा केलं नसेल हे त्या भीतीनं झालेली भक्ती म्हणजे नातं जुटलो ही शत्रू आहे आपला असं ईश्वराबरोबर कोणतं तरी नातं जोडा आणि मग उपासना करा म्हणजे उपासना लवकर सिद्ध होते उपासना पुरुषापेक्षा स्त्रियांना लवकर सिद्ध होते स्त्रियांची भावना पुरुषापेक्षा जास्त तेजस्वी आहे आणि त्यांचा विश्वास आहे बहुसंख्य मंदिरात तर्क कुतर्क सगळे पुरुष करतात स्त्रिया करतात त्यांना एक माहिती जायचं आहे ना मग मुकाट्यानं जावं काय ठेवायचं असेल तर ठेवावं पाय पडावं निघून जावं कटकट न पण यांचा रामचंद्र नक्की झालाच असेल का झाला असेल तर कोण्या इसवी सणात कशाचा इसवी सण काढला येथे ब्रह्मदेवाची आयुर्मर्यादा मोजणारा आम्ही आमचा समाज येथे इसवी सण कोण्या झाडाचा पाला या एकोणीसशे ब्याण्णवला काय महत्व आहे इथे तर आमच्या इथे अनेक पाटील एकोणीसशे ब्याण्णव साली उकंडे उचलले नाहीत असे आहेत की ज्यांनी खत फेकून दिलेला आहे त्याला हात लावला नाही असे दोन दोन हजार वर्षाचे उकंडे पाळणारे लोक आमच्याकडे आहेत तर त्यांना संस्कृतीचं कसं काय नाही म्हणे हिंदूंना इतिहास लिहिता आला नाही आम्हाला इतिहास लिहिता आला नाही आणि तुम्हाला लिहिता आला आम्ही ब्रह्मातीचं आयुर्मान मोजणारे लोक तुम्ही सेकंदाच्या पुढचं गणित करता आमच्या इथे लगस त्रुटी कला काष्ठा निमेष तत्परक्षर गटी मुहूर्तम प्रहरो दिवान निशम पक्षो मासो यनम वर्षम युग कल्पो महादया असे आम्ही गणित करतो इथे जे आमचं निमिष होतो या निमिषाच्या आधी लव त्रुटी कला काष्ठा ही साठ साठ वेळेला होतात तेव्हा कुठे एक निमिष होतो आणि एक निमिष म्हणजे आजचं सेकंद समजल्या जातो इतकं सूक्ष्म गणित आमच्या लोकांनी केलेलं आहे भारतीयांना ज्ञान सांगण्याच्या भानगडीत का पडावं पण भारतीय दुर्दैवी आहे आम्ही ही कला अमुकाकडून घेतली आम्ही हे ज्ञान दुसऱ्या दुसऱ्याकडून कशाचं आम्ही लोकांना पुरवलं लोकांनी आमच्याकडून नेलं असं म्हणा फार घालतात परंतु नाही आम्हाला सगळं उलट शिकवण्यात येतं आर्य बाहेरून आले हे पहिलं शिकवलं आर्य बाहेरून आले म्हणजे आपण इथले नाही हे आपोआप सिद्ध झालं की नाही म्हणजे इथल्या अनार यांना आपण दाबलं म्हणा हकाललं म्हणा आपलं केलं म्हणा म्हणजे आपण लुटारू बाहेरून आलेले आणि इथल्यावर पगडा बसून त्यांना आपलं केलेलं म्हणजे आपण जबरदस्तीचे लोक काही विचित्र शिकवण्यात येत आणि इथं पूर्वी काय आदिवासी असतील ते कशाचे आदिवासी जो इथे हा देश निर्माण झाल्यापासून राहील तो आदिवासी आत्ता ज्यांना आदिवासी म्हणून समजल्या जातो हे आदिवासी आमच्या इथे निषाद नावाने प्रसिद्ध झाले त्याच्या पूर्वी चार खानदानीचे राजे इथे राज्य करत होते आणि नंतर या निषादाचा त्या वेन नावाच्या शरीरातून जन्म झाला त्याला सांगण्यात आलं त्यावेळच्या ऋषी लोकांनी त्याच्या दुर्बुद्धीचं मंथन केलं आणि एक पाप पुरुष त्याचा उत्पन्न केला मूर्तिमान त्याने विचारलं मी काय करू ते ऋषी म्हणतात निशा उभारा आणि जंगलात जा तेव्हापासून हे निषाद म्हणजे पहिले आदिवासी हे निर्माण झाले याच्यापूर्वी अंग वेन ध्रुव हे सगळे आमच्या इथे राज उत्तर ध्रुवाहून आम्ही नाही आलो आमचा राजकुमार उत्तर ध्रुवावर गेला त्याचा बाप इथे राजा होता त्याचा आजा इथे राजा होता काय पूर्वीचे जुन्या काळातून कोणी जर बाहेरून आलंच असेल कदाचित तर महाराज मनु ब्रह्मलोकातून आले असतील आणि देवी शतरूपा ही ब्रह्मलोकातून आली असेल हे पहिलं जोडप फार तर ब्रह्माजीच्या मनातून निर्माण झालेलं हे आमच्या इथे ब्रह्मलोकातून भारतात आलं असेल आणि या पासून निर्माण झाले म्हणून सगळे मानव मनोहो गोत्रापत्यम पुमान मानवा मानवाचा समासच मुळी असा आहे मानव शब्दाचा अर्थच मनूच्या गोत्रात उत्पन्न झालेले म्हणून आपण सगळे मानव हे राजा मनू फार तर ब्रह्मलोकातून आले असतील त्यांनी अयोध्या नावाची नगरी निर्माण केली शरयू तीरावर आणि तिथे ते राज्य करू लागले असे जुने इतिहास आपले आहेत पण आपला बुद्धिभेद केला जातो आपण सगळं बाहेरून घेतलं हे आपल्याला शिकवण्यात येतं आपल्याला काहीच ज्ञान नाही यांनी जर आपल्याला पुरवलं नसतं तर आपल्याला ज्योतिष येत नव्हतं आपल्याला वैद्यकीय येत नव्हती काही नाही काही इजिप्तमधून आलं काही मिसरमधून आलो काही अरबमधून आलो अरे कुठलेही इजिप्त कुठले मिसर कुठले अरब हे सगळे आमचीच माणसं सगळीकडे पसरला असेल तर एकटा भारतीय पसरला आणि भारतात मानव निर्माण झाला बाकी कोणी याच्याकरता एक मजेदार चालू असणारी एक मजेदार कथा आहे आमच्या जिल्ह्याला लागून एक वर्धा नावाचा जिल्हा आहे या वर्ध्याला विनोबा भावे राहत होते यांच्याकडून गावोगाव मंडळ फिरत असे आणि ते गीता प्रचारक मंडळ सर्व धर्म समन्वय घडवून आणण्याचा उपक्रम त्यांचा त्यातलं ते एक मंडळ एकदा आमच्या सुदैवानं यवतमाळ आलं ते विनोबाचं पत्र घेऊन आले सर्व धर्म समन्वयाची एक बैठक आणि निर्णया धर्माचे काही वक्ते त्या सभेत बोलायचे अशी एक सभा घडवून आणायची त्याच्यामध्ये त्यांनी हिंदू धर्माकरता आमचं नाव वर देऊन आणलं विनोबाजीकडून हे सर्वोदयी लोक ओळखू येतात दाढीचे खंटर वाढलेले आहेत एक शब्दम गळ्यामध्ये आहे उदास चेहरा आहे सगळे घर आपलेच आहेत असा भाव आहे ते समजा हे सर्वोदयी आहेत असे आले चौघ जण आले आल्याबरोबर आम्ही वर देऊन आलो आनंदाची गोष्ट आहे तुमच्याकरता एक विनोबाजीचं पत्र आणलं आमच्याकरता विनोबाजीचं पत्र विनोबाजी एक फार मोठी व्यक्ती आहे माझ्यासारख्याला पत्र लिहिण्याचं त्यांनी काय काम आहे नाही म्हणे आपल्याला एक सर्व धर्म समन्वयाची सभा घ्यायची लिहितो यवतमाळात हां कुठे होणार आहे म्हणजे टाऊन हॉल अध्यक्ष मस्की मस्की मस्की महार पण कलेक्टर आमच्या इथला आता कलेक्टर असल्यावर जात कशाला पाहिजे कलेक्टर कोणी सभेचे अध्यक्ष होऊ शकणं स्वाभाविक आहे कलेक्टरपेक्षा मोठा माणूस कोण आहे आणि ते कलेक्टर साहेब आमचे अध्यक्ष आणि सर्व धर्म समन्वयाची सभा माफ करा गावात पुष्कळ लोक आहेत चांगले चांगले शास्त्री आहेत पंडित आहेत वकील आहेत प्रोफेसर आहेत तुम्ही कोणाच्याही मागे लागा माझ्या भांगडीत कशाला पडता म्हणजे विनोबाजीनं तुम्हाला सांगितलं तुमचं नाव म्हणून बाकीच्या वक्ते कोण आहेत म्हणून एक बुद्ध धर्माचा वक्ता नागपूरला आला आहे त्यांचं नाव वाघ आहे बरं ख्रिश्चन धर्माचे म्हणजे तुमच्या इथले पोप आहेत आमच्या इथे पोप आहेत यवतमाळला म्हणे या चर्चचे जे चालक ते इथले पोपच हे तुमच्याचकडून कळलं आज आम्हाला की आमच्या गावात पोप आहे बरं झालं आनंदाचे पोप आहे ते म्हणे ख्रिश्चन धर्मावर बोलते जैन धर्मावर म्हणे एक महाजन वकील बोलणार आहेत मुसलमान धर्मावर तुमचे काजी बोलणार आहेत वकील म्हणजे हिंदू धर्मावर तुम्ही छच मग मी माझा नंबर नको नाही म्हणजे एवढा विद्वान असताना माझं काय चालायचं तिथं नाही तुम्ही बोलाच म्हणे कसंही करा ऐका आता इतकाच जर हट्ट असेल आणि आम्ही बोलणं जर खरंच जरूर असेल तर आमचं भाषण सगळ्यांच्या मागावून ठेवा तुम्ही चक्रमच दिसता म्हणून हो म्हणजे आम्ही या चौघां जणांना विचारल्यानंतर या प्रत्येकाने सांगितलं की आमचं भाषण आधी ठेवा हो म्हटलं पाच जणांचे जर भाषण व्हायचं तर कोणाचं तरी आधी होईलच की नाही तर म्हणलं ते चौघांचं आधी होऊन जाऊ द्या काय ते पाचवा नंबर आमचा ठेवा मग तर काही वांधा नाही पण म्हणलं मी जन्मात म्हणणार नाही की या चार धर्माप्रमाणे माझा धर्म आहे असं मी बोलणार नाही तुम्हाला ते आवडणार नाही हे आधीच लक्षात घेऊन आमचं नाव द्यायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा ते काही असो म्हणे आम्हाला काय करायचं ते विनमाने सूचना केली आहे आम्ही तुम्हाला पक्कच करून टाकलाय अजिबात दिसते आज म्हणणार काही हरकत नाही हे एकोणीसशे पंच्याहत्तरची घटना सांगणं चालली आहे आम्ही गेलो त्या सभेत ह्या चिकार लोक बसलेले हे सर्व धर्म समन्वयाची सभा सिगाको सारख्या ठिकाणी व्हावी विवेकानंदाने बोलावं आमच्यासारख्याचं काय त्याच्यात परंतु तिथे यवतमाळ नाही झालं सगळ्यात पहिले काजी उठले मुसलमानाला मोठी कुमकुमी काही असलं की आपला नंबर पहिला लागला पाहिजे आता त्या काय झालं त्या दिवशी भगवंताला काय इच्छा होती कुणास नाही ते जे जोरात उठलं त्यानं सांगितलं चौदाशे वर्षापासून आमचा धर्म विश्वाचं संरक्षण करतो आहे आणि त्याला कुराण शरीफ असं म्हणतात या कुराण शरीफच्या माध्यमातून माणसाचं कल्याण होतं वगैरे वगैरे अर्धा तास बोलते त्यानं जे पुष्कळ कागदाचं बिंडाळं लिहून आणलं ते त्याचं काय करावं हेच त्याला कळलं नाही ते त्याच्यानंतर पोप बोलले ते एकोणीसशे पर्यंत त्यांची उडी गेली याच्यानंतर जैन उठले ते बौद्ध या बौद्धांनी दोन हजार वर्ष जैनाचे अडीच हजार या चौघांची भाषणं झाल्यावर आमचा नंबर लागला आम्ही सांगितलं चार भाषणं इथल्या लोकांनी ऐकले का आधी हे चार ऐकले असते तर मला बोलायचं की फारसं काम उरलं नाही माझं काम यांनी चौघांनी केलं आहे ज्यांच्याकडून आज ही सभा भरवण्यात येते ते विनोबा भावे या विश्वाची रचना दहा कोटी वर्षापासून मानायला तयार आहेत त्यांचं गीताई नावाचं पुस्तक छापलंय ते माझ्याजवळ आहे आणि त्याच्यात ते म्हणतात या विश्वाची रचना परमात्माने इथे दहा कोटी वर्षापासून केली आहे आणि त्यात नऊ कोटी काही लाख वर्ष इथे मानव राहतो असं विनोबा म्हणतात माझ्याजवळचं नाही वशिष्ठ विश्वामित्र म्हणतात नाही विनोबा भावे म्हणतात जर नऊ कोटी काही लाख वर्ष इथे मानव राहतो तर त्या मानवाला कोणता तरी धर्म असेल ना आत्ताच्या उड्या किती पडल्या अडीच हजार वर्षापर्यंत पहिली सगळ्यात श्री गणेशा पुढी आहे चौदाशे वर्ष चौदाशे वर्षात महात्मा मोहम्मद पैगंबर याचा बाप मुसलमान नव्हता कारण मोहम्मद पैगंबराच्या पुढे जे झाले ते मुसलमान मोहम्मदाचे अनुयायी मुसलमान मोहम्मदाचा बाप आजा काही मुसलमान नव्हता हे या काजीला विचारा होता काय काजीला काय बोलायला जागा आहे नव्हताच कारण सांगितलं बोलताना की कुराण शरीफ मानतात ते मुसलमान कुराण शरीफ मोहम्मदानं तयार केलं मोहम्मदाच्या पूर्वी कोणी मुसलमान नसला पाहिजे हे काजी काजी ना पण त्याला ते नंतर कळलं हे चुकलंच म्हणलं हे नंबर दोन हे एकोणीसशे पंचाहत्तर म्हणजे एकोणीसशे पंचाहत्तर पूर्वी या देशात या जगात ख्रिश्चन एकही नव्हता येशू ख्रिस्ताचा बाप ख्रिश्चन नव्हता ते होता विचार पोप यानं सांगितलं आता की एकोणीसशे पंच्याहत्तर पासून बायबल येशू ख्रिस्तानी तयार केलेलं याचे जे अनुयायी ते सगळे ख्रिस्त हे आत्ता बोलले ना म्हणजे ख्रिश्चन येशू ख्रिस्ताचा बाप ख्रिस्त नव्हता हे तर सिद्ध आहे ना त्याचा आजा तर नव्हता जर बापस नव्हता तर आजा ख्रिश्चन कसा असू शकेल नंबर तीन बुद्ध गौतम बुद्धापासून सगळं पुढचं म्हणजे त्यांचे वडील बुद्ध नव्हते हे आहे ना त्यांचे आजोबा नव्हते ते सगळे क्षत्रिय होते शाक्य वंशाचे होते असे त्यांचे इतिहास आहेत जैनाची तीस तर आहे ते अडीच हजार म्हणजे महावीराच्या पूर्वी जैन नव्हता हे तर सिद्ध आहे तर आदि गुरु ऋषभदेव इथपर्यंत जा पण ऋषभदेवाच्या पूर्वी जैन नव्हते इतकं तर सिद्ध करावं लागेल मग त्यावेळेला कोण उरलं हे चौघ नव्हते तो होता कोण फक्त एक आम्ही म्हणजे सनातन वैदिक धर्मी मनुष्य होता बाकी कोणी नव्हतं जर मानवच असेल त्याला कोणता तरी धर्म असेलच आणि त्या धर्मावर जर या चौघांचा अधिकार नाही तर उरला आमचा म्हणजे आमचा धर्म कोण्याही माणसानं तयार केलेला नाही त्याच्यामुळे आमच्या धर्माचा कोणी संस्थापक नाही तो परमात्मापासून निर्माण झाला आणि भगवान ज्या दिवशी निर्माण झाले असतील तस्य निश्वासतो वेदा त्याच्या श्वासातून वेद निर्माण झाले आणि वेदाला मानणारे ते वैदिक म्हणून ते किती दिवसाचे जेव्हा भगवान जन्माला आला असेल त्या दिवसाचे कधी संपतील भगवान मरेल त्या दिवशी तोपर्यंत आम्ही आहोत इथं सगळे ते मस्के म्हणतात तुम्ही तर बिनपाण्याचीच करता म्हणजे पाणी आम्ही आता काय काय धर्माची चर्चा चालली आणि दुर्दैवानी यांना काय घेतलंय आणि वर्षाची मर्यादा घातलीच कशाला धर्म वर्षाच्या मर्यादित बसत असतो का म्हणून भारताचं ज्ञान या वर्षाच्या मर्यादित बसत नाही ते अमर्याद आहे ते परमात्माच ज्ञान आहे त्यामुळं भगवान जेव्हा केव्हा उत्पन्न झाले असतील तेव्हापासून आमचा हा सनातन वैदिक धर्म निर्माण झाला आणि तो बाकीच्या धर्माच्या बरोबर आहे असं मी कसा म्हणे नव्हता त्यांचा पत्ता आता आमच्या बरोबर कशाची बुडक्याची इतकं सगळं आमचं तंत्र जुनं आहे आणि ते कोणही माणसाने निर्माण केलेलं नाही तो धर्म श्रीकृष्ण आचरत होते श्रीकृष्णाने धर्म तयार केला नाही तो धर्म राजा रामचंद्र आचरत होते रामाने धर्म निर्माण केला नाही आमच्या धर्माचा कोणी माणूस संस्थापक नाही त्याच्यामुळे ईश्वर जो काही असेल आणि त्याच्यापर्यंत ते तत्वज्ञान जात अशा तंत्रात मोजण्याची आमच्या इथली सुरुवात आहे असे सगळे आपले असताना जेव्हा आपल्याला आपलं कळत नाही काय आहे ते तेव्हा ते नवयोगींद्र राजा जनकाला सांगतात राजन अरे बाबा भगवान भगवान आहे मानव भगवान कसा होऊ शकेल त्याचं ज्ञान त्याची बुद्धी त्याची शक्ती मर्यादित आहे ती अमर्याद गणेशासारखी होणार कशी असं त्या नवनाथांनी त्या राजा जनकाला समजावून सांगितलंय आणि हे त्या एका दुर्वेपासून त्या शुक्ल महाराजांना कळलं आहे असं ज्ञान या त्याच्यामध्ये समजावून सांगण्यात आलं आता राहिला एक महत्वाचा प्रश्न आणि तो तुळस तिचा एक स्वतंत्र इतिहास आहे खूपच विचार करण्यासारखा आहे येथे धर्मध्वज नावाचे एक महाराज राज्य करत होते त्या धर्मध्वज महाराजांना एक मुलगी झाली तिचं नाव वृंदा असं ठेवण्यात आलं देवर्षी नारदाला ही पोरगी फार पसंत पडली नारदानी अनेक शिष्य केले आहेत विश्वात अनेक त्याच्यात ईचा एक नंबर आहे हिला सहज काहीतरी कहाणी सांगितली असेल गोष्ट सांगितली असेल कुठेतरी भेटली असती आणि तिच्या टाळक्यात भगवान विष्णू भरून दिला त्या नारदानं तिनं आपल्या वडिलाला सांगितलं मला विष्णू शिवाय कोणाशी लग्न करायचं नाही राजाने सांगितलं एकदम विष्णू आपण सामान्य माणसं तो वैकुंठनाथ परमात्मा त्याचा आपला संबंध जमणार कसा ते काही नाही मी तप करीन पण मिळवेल तर विष्णूच मिळवेल पुष्कळ समजवायचा प्रयत्न केला आपल्यासारखा एखादा राजकुमार शोध पण ती पोरगी काय ऐकायला तयार नाही एकूण ती एक पोरगी लाडकी ती जास्तीच बेफाम झाली तर राजानं राणीनं नाईलाजानी तिचा नाच सोडून दिला ऐकतच नाही पोरगी तर करणार का ही मुलगी जे तप करताय तप करताय ते एक लाख वर्ष ऐका ऐका ऐकायला काही हरकत नाही करणं करणं काय शक्य आहे ऐकणं सोपं आहे करणं शक्य आहे का दोन तास बसणं शक्य नाही बरोबर चुळबुळ चुळबुळ करता एक लाख वर्षाचा काय गप्पा करायच्या परंतु ती तप करते पोथीमध्ये कोण्याही रसाच्या बरोबर एक अद्भुत रस वापरलेला असतो विशेषतः भक्ती श्रृंगार या रसाला तर या अद्भुत रसाचं पुट असतच त्याच्याशिवाय हे दोन्ही रस रंगत नाहीत त्यांना सांगण्याची खुशी आहे दीर्घ काळ तप केलं इतकं समजा म्हणजे तुमच्या बुद्धीला आगाऊ ताण पडणार नाही आणि एक लाख वर्ष कुठं तप करता येते काय तुम्हाला नसल करता येत म्हणजे पूर्वी कोणीच झालं नाही असं समजायचं का असा त्याचा अर्थ नाही पण एक लाख वर्ष तप करून विष्णू मध्ये काही फरक पडला नाही तस नाही की मस नाही भगवान हिच्याकडे पाहायला तयार नाहीत घाबरून गेली तप इतकं दांडग झालं की तपाच्या माध्यमातून अंतर्ज्ञान झालं ब्रह्मज्ञान झालं समभावनेने सगळीकडे पाहत फिरते आहे पुढे तिनं तप सोडून दे मग सगळ्या मोठ्या माणसांचे काही रस्ते ठरलेले आहेत ज्याला काहीतरी करायचं आहे त्याने आधी भारत भ्रमण केलं पाहिजे हे पथ्यच आहे आणि भारत भ्रमणामध्ये त्याला अनुभव येतात त्या माणसाला इतर ठिकाण पाहिलेले असतात इतर गोष्टी ऐकलेल्या असतात लोकांची संपर्क वाढलेला असतो म्हणजे त्याला व्यवस्थित बोलता येत म्हणून पुढे प्रत्येक साधू भारत भ्रमणाला निघतो आता ही स्त्री की पुरुष हा भेद नाही आमच्या इथे स्त्रियामध्ये अद्भुत स्त्रिया झाल्या पुरुषांमध्येही अद्भुत पुरुष झाले काही तर गार्गी मैत्री सारख्या स्त्रिया याज्ञवल्क्या सारख्याला चुपचाप करू शकत होत्या परंतु तशा दोन चारच झाल्या सगळ्या गारगी नाही झाल्या सगळ्या गारी गारच आहेत परंतु काही गारगी झाल्या काही मैत्रीही झाल्या वगैरे वगैरे यातली ही एक वृंदा होत ही प्रवास करते आणि अशी प्रवास करत असताना गंगा किनारी हे जे सांगितलेले महान गंबलज होते कालचे हे महाशय बसले आहे आता मनुष्य शरीर मिळालं देह मिळाला तर तप केलं पाहिजे म्हणून हे शिवपुत्र तप करत बसले आहेत हिला तत्वज्ञान झालंय त्याच्यामुळं कोण कसा हे समस्त सगळं इतकी बुद्धी तिची विशाल आहे हा स्वानंदनाथ शंकरांनी तपश्चर्या केली म्हणून त्यांच्या घरी अंशावतारानी जन्माला आलेला आज माझ्या भाग्याने मला दिसला जो दिसतो त्यालाच आत्मसात केलं तर हा विष्णूचाही आत्मा आहे शिवाचाही आत्मा आहे हा परमात्मा आहे त्याच्यामुळं मला व्यभिचार लागणार नाही विष्णूच्याही अंतःकरणात हेच राहतात मग विष्णू स्वरूपाने आज हे दिसतात मी यांना माझं केलं तर म्हणून ती त्यांच्याजवळ येऊन हा शोष करून यांना जरा जाग करण्याचा प्रयत्न करते महाराज ध्यान लावून बसले होते त्या काळचे योगी ध्यान लावत असत आजचे योगी झोप घेतात एवढाच फरक डोळे मिटतात डोळे मिटले की हुकमी झोप जवळ येते पण तो तेव्हा डोळे मिटले की निद्रा समाधी स्थिती असं त्यांचं असे हे आपल्या तालामध्ये होते त्या बहिणी यांना जाग करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला अखरला यांच्या अंगावरचं उत्तरही ओढलं अंगावर पाणी शिंपडलं त्यांची समाधी हळूहळू उतरली डोळे उघडले गणेशाय महा उच्चार झाला आणि सांगितलं आई का खटपट करतेस कोण आहेस तू आमच्यासारख्याच्या मागे का लागलीस तिने सांगितलं महाराज आपण शंकराच्या पार्वतीच्या तपश्चर्येने हे शरीर धारण केलं आहे आपण स्वतः गणेश आहात मी पुष्कळ तप केला आहे आणि त्या तपाच्या माध्यमातून मला हे ज्ञान झालं आहे आपण कृपया माझ्याबरोबर लग्न करा राजकुमारी सकाम माणसाचा संसार सकाम माणसाबरोबर चांगला होतो सकामाची जोड निष्कामाबरोबर चांगली होत नाही आम्ही आमच्याच आनंदामध्ये बसणारे आम्हाला काय जरूरत आहे बायकोची म्हणून तुझ्यासारखा एखादा तू कोणीतरी बघ ती म्हणते मी तुमच्या स्वभावाप्रमाणे होऊन राहील हे ज्या ज्याप्रमाणे तिचा धिक्कार करतात तो तो ती यांना जास्त चिटकायचा प्रयत्न करतायत आणि जेव्हा यांच्या अंगावरचे वस्त्र ओढून यांना नागव करण्याचा प्रयत्न करतायत तेव्हा ते चिडले की तू मानवी स्त्री असताना जर तुला नग्न व्हावं वाटतो तर तू वृक्ष हो शाप झाल्याबरोबर तो उन्माद उतरला आणि प्रार्थना केली चूक झाली महाराज क्षमा करा आता मोठ्या माणसांची खोड काढली असताना सुद्धा आणि ते चिडले असताना सुद्धा कसं काम करतात हे पाहण्यासारखं आहे जी गोष्ट एक लाख वर्ष तप करून विष्णूच्या टाळक्यात आली नाही ती यांनी शाप दिल्यामुळं यांच्या डोक्यात आलं देवी तू तपस्वी आहेस चुकून आज तुझ्या हाताने हा अपराध झाला जेव्हा तू वृक्षयोनीला प्राप्त होशील त्याच्या पूर्वी तुझ्याकडून विष्णूला शाप मिळेल आणि विष्णू शिलारूप होतील त्या शिलारूप असणाऱ्या विष्णूचा तुझ्यावर अतिशय लोभ जमेल आणि तू विष्णूची कायमची स्त्री म्हणून वैकुंठात राशी दिव्य रूपात राशी जेव्हा तुला वृक्ष योनी मिळेल तेव्हा तुझं नाव तुलसी अशा प्रकारचं होईल अनेक देवता तुझा स्वीकार करतील पण आम्हाला मात्र तुझा स्वीकार करायचा नाही तिनं पुनश्च तप केलं तप केल्यानंतर भगवान प्रसन्न झाले सांगतात उल्लंघन हे सगळ्यात मोठा दोष आहे आम्ही तुझ्यावर तपामुळे प्रसन्न जरी झालो आणि तुझी जरी प्रार्थना पुढे येईलच की माझा थोडा तरी स्वीकार करा नाम मात्र मी तुझा स्वीकार करीनी नाही असं नाही पण अल्पस्वल्प जर सगळ्याच पत्र्या मिळतील तर एकवीस पत्र्यामध्ये तुझ एक पान राहील ते आमच्या चरणाच्या अंगठ्याला लावावं काढून ठेवावं आमचा पाय पुन्हा धुवून टाकावा तो अंगठा असं जर कुणाला व्हायचं असेल तर चालेल असं भगवान या संहितेत सांगतात चक्क हो, गणपतीच्या डोक्यावर तुळशी ठेवाव्यात असं सांगत नाही जर कुणाला जर एकवीस सगळ्या पत्र्या मिळत असतील तर त्यांनी एक पान घ्यायचं आणि ते प्रभूच्या उजव्या पायाला लावून तो धुवून काढायचा पुन्हा अंगठा एरवी देवावर तुळस जर पायली व्हायची तर नाहीच पण जर दुसऱ्यानी वाहिलेली दिसली तर ज्या अवस्थेत असाल त्या अवस्थेत ती काढून टाकायची मग पायात जोडे असले तरी कपडे अंगात असले तरी अशुद्धता असली तरी देवाला तुळशीचा भयंकर त्रास होतो आता कोणी म्हणेल हे कस काय एकाच देवानं निर्माण केलेली इतकी चांगली आणि ती तुळस विष्णूला जर इतकी लाडकी तर गणपतीला बिलकुल नको हे काय भानगड आहे हे एक नवीनच पंथ आहे आणि आगाऊच काहीतरी सांगतात आगाऊ नाही पोथ्या आम्ही लिहिल्या नाहीत आणि त्या पोथ्या ज्या व्यासाने लिहिल्या त्यांना विष्णू आणि गणपती कळत नव्हता असंही नाही का विरोध करतात याच काही कारण आहे दोन गोष्टी अमृतासारख्या आहेत पण बरोबर घेतले तर पसतील का मध हा अमृतासारखा आहे मधापेक्षा गोड असं काही नसतं जगात सगळ्या फुलातली गोडी त्या माशांनी एका जागी करून मध तयार केलं असत आणि तुपा इतकं अप्रतिम टाणिक जगात कोणतंही नाही गाईचं तूप पण दोन चमचे मधन दोन चमचे तूप घेऊन जर एकात मिसळलं खाल्लं तर मृत्यू फार दूर नाही हे दोन अमृत एका जागी केल्यावर जर विष होते तर तुळस आणि दुर्वा यांचा रस एका जागी आला की विष होते तुळस आणि मंदार एका जागी आला की विष होते तुळस आणि शमी एका जागी आली की विष होते असा वैद्यशास्त्राचा विचार असल्यामुळं धर्मशास्त्रांनी त्याला अशा नवीन कलाटण्या देऊन सांगितलं की हे करू नये हे त्याच उत्तर आहे का वाहू नये ते दोन्ही गोष्टी मिळून त्याज्य होतात विषारी होतात त्रासदायक होतात आणि त्या गणेशाला मान्य नाहीत बुद्धिपतीला त्या मान्य नाहीत म्हणून ती करू नये गोष्ट करू नये म्हणून व्यासानी सांगितलं ते मुकाट्याने ऐकलं एखाद्या माणसानं नाटकात काम करायचं ठरवलं आणि जे पात्र घ्यायचं ठरवलं त्याच्या विरुद्ध वागायचं ठरवलं तर चालेल का एकदा विश्वाच्या घटनावर गणेश म्हणून एक स्वतंत्र आणि विष्णू म्हणून एक स्वतंत्र असं जर वागायचं ठरवलं तर जे विष्णूला आवडतं ते गणेशाला आवडलंच पाहिजे असा काही नियम आहे का एखाद्या नटाने सांगितलं मला नाटकात काम करायचं आहे पण मी मिशा काढणार नाही साडी तर नेसेलच बाई होईल बाई साडीवाली मिशावाली बाई हिला तर बाईचं काम करायचं असेल तर मिशा काढाव्या लागतील आणि बाईचं काम करायचं नसेल आणि पुरुष म्हणून साडी नेसायची असेल तरी जमायचं काय नाही म्हणे मी बहादुराचं काम करीन साडी नेसू बहादुराचं काम साडी नेतो नाही जमायचं असं जेव्हा दोन देव अलग कल्पना केल्या जातात तेव्हा कुणाला काय आवडतं आणि कुणाला काय नाही हेही त्याच्याबरोबरच असत ज्या गणेशाला दुर्वा भयंकर आवडतात त्या पार्वतीला अजिबात आवडत नाहीत पार्वतीला दुर्वावा होऊ नयेत हा निषेध आहे आता गणपतीच्या गावात पार्वतीला दुर्वाव होऊ नये म्हटलं तर त्यांनी सांगितलंय ज्यांनी गणेश पुराण लिहिलंय त्यांनी सांगितलं त्याला कोण काय करणार तिला वाहू नये म्हटलं की वाहू नये त्या भानगडीत पडू नये आणि गणेशाला तुळस वाहू नये म्हटलं की वाहू नये नाही म्हणजे सगळे एकाच देवाने निर्माण केलं हे व्यासाला कळत नव्हतं तुम्हालाच नवीन कळू लागलं का गणेशाला ते आवडत नाही हे तुम्ही जन्माला आल्यानंतर गणेश जन्माला की आधी म्हणून आगाऊ तर्क कुतर्क करू नयेत शास्त्रकारांनी जे नको म्हटलं त्याच्यावर जास्ती पंचायत करत बसू नये परंतु नको म्हटलं की तिथे जास्ती खुमखुमी आहे ज्ञानेश्वरीच्या नऊ हजार ओवीत एक सुद्धा ओवी नाही की स्त्रियांनी ज्ञानेश्वरी वाचू नाही वाचतात का दासबोधात एकही ओवी नाही की स्त्रियांनी दासबोध वाचू नये वाचतात किती रत्नासारखे ग्रंथ आहेत किती जगन्मान्य ग्रंथ आहेत पण करतात काय पारायण पण गुरुचरित्र वाचू नये वाचू नये म्हटलं की वाचणार आम्ही काही ग्रॅज्युएट नाही का आम्हाला काही वाचता येत नाही का आम्हाला काही मराठी येत नाही का मग आम्ही का वाचू नाही तरी काय येत चांगल्या चांगल्या ब्राह्मणाला कळत नाही काय वाचायला लागला तीन अध्याय या बायांना कसं काय कळायचं गाज ग्रॅज्युएट झाले म्हणजे काय शिंग फुटते काय होत काय असते ग्रॅज्युएट झाला म्हणजे ज्ञानात काय फरक पडत असतो पण समजूनच घेत नाहीत तरी प्रत्यक्ष निषेध कुठेच नाही सगळ्या गुरुचरित्रात कुठे नाही पण एक समजूत आहे की स्त्रियांनी पारायण करू नये करू नये म्हणजे की बसल्याच पाहिजे आणि अट्टहासान पण ज्ञानेश्वरी वाचली तर बिघडल का नाही का त्याच्यात काही दासबोध वाचला तर बिघडेल का नाही का त्याच्यात ज्ञान पण त्याच्यामध्ये बायांनी वाचू नये असं नाही कुठं म्हणून नाही वाचायचं हे वाचू नये म्हटलं की मग बराबर वाचलं पाहिजे का नाही वाचायचं असं तुळस वाहू नका म्हटलं वा आमच्या घरी एवढं मोठं झाड आहे इतक्या मंजुरी व्हायच्या नाही त्याला मरा वा चालत्या का करा इलाज काय त्याचा म्हणून आगाऊ पंचायत करू नये व्यास प्रणीत महार्षाम भगवान व्यास म्हणतील ते त्याने ऐकावं आणि त्याच्यावर काही आपली बुद्धी बिद्धी चालवायच्या भानगडीत पडू नये तर त्यांच्याच कृपेने आपणाला बुद्धी येणार आणि आपण त्यांचं मत खोटून काढण्यासारखं आपल्याजवळ आहे का म्हणून त्या पंचायतीत पडू नये असा गणेशाला तुळस वाहण्याचा निषेध आणि त्यांच्या कृपेनं पुढे एक राजा झाला जालंधर नावाचा तो शंकराच्या हाताने मारल्या गेला ही सातव्या खंडात कहाणी येईल त्यावेळेला आपण याचा थोडा बहुत विचार करू तेव्हा त्या जालंधराची असणारी ही वृंदा नावाची स्त्री विष्णूला शाप देऊन मोकळी झाली विष्णू त्या शरीरातून हिच्याबरोबर संयोग करते झाले कारण त्यावेळेला वरदान मिळालं होतं जोपर्यंत हिचं पातिव्रत्य प्रश्न होत नाही तोपर्यंत तो जालंधर मारल्या जात नाही त्या जालंधरानं देवी पार्वतीच उचलायचा प्रयत्न केला त्यावेळेला तिने विष्णूला बोलवलं इकडे तू संरक्षण मंत्री आहे ना गृहमंत्री आहेत ना आमचा अरे तू संरक्षण मंत्री गृहमंत्री असताना माझं जर संरक्षण करू शकत नाहीस तर दुसऱ्या बायांचं तू काय संरक्षण करणार जालंधर आमच्या राजवाड्यात अंतःपुरात शंकराच्या वेशाने आला तू करतो काय सांगितलं आई साहेब बोलायला काय लागतं तुमचाच नवरा आगाऊ वरदान देऊन बसतो जोपर्यंत याच्या बायकोचं पातिव्रत्य कोणी भ्रष्ट करत नाही तोपर्यंत तुझा नवरा मरायचा नाही मी काय करणार त्याला तेव्हा एक बाई म्हणते की असं जर सगळ्या विश्वातल्या स्त्रियावर जर संकट येत असेल तर मग एकीच पातिव्रत्य भ्रष्ट झालं तरी चालेल आणि तू ते काम कर ही आज्ञा विष्णूला मिळते विष्णू जालंधराचा वेश घेतात बरोबर संयोग करतात ते वृंदेला कळतं की हा आपला नवरा नाही त्यामुळे ती शाप देते की ते असू पाप करतोस दगड हो झालं त्या शापाने विष्णू शिळा होतात आणि ती स्वतः अग्निकाष्ट भक्षण करून मरते तिच्या चितेजवळ बसून रडतात जिथे वृंदेनं स्वतःला जाळून घेतलं तिथे कालांतराने वृंदावन नावाचा पट्टा तयार झाला क्षेत्र तयार झालं येथे विष्णूच्या डोळ्यातून त्या चितेवर त्या भस्मावर रात्रंदिवस पाणी पडत राहिलं रडत राहिले विष्णू इतका त्या वृंदेचा नाद लागला लक्ष्मी होती आणि स्त्रिया होत्या पण काही नाही मोठ्या मोठ्यांचे चरित्र असे आहेत याच्यातलंही रहस्य पुन्हा निराळ आहे हे वर्च हे वरचं झालं त्याचं हे तितकं महत्वाचं नाही मग तो विचार सातव्या खंडाच्या वेळेला करू आत्ता त्याच्याकडे पाहायची गरज नाही त्या विष्णूच्या डोळ्यातून पडलेल्या पाण्यातून त्या चितेतून एक झाड तयार झालं ती आहे तुलसी कितीही उन्माद हो जर त्याला तुळशीचा काढा पाजला रस पाजला हाट करतो जागेवर येतो इतकं सामर्थ्य त्या तुळशीमध्ये आहे म्हणजे ती वनस्पती